ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सत्तरावा भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताची त्यांच्याकडे येणे शुक म्हणाला जेव्हा पहाटे कोंबडे अरू लागत तेव्हा ज्यांच्या गळ्यात श्रीकृष्णांचा हात असे त्या श्रीकृष्ण पत्न्या विरहाच्या भयाने व्याकुळ होऊन त्या कोंबड्यांना शिव्या शाप देत त्यावेळी पारिजातकांच्या वनातील वाऱ्याने जागे झालेले पक्षी भाटाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना जागवण्यासाठी मधुर किलबिलाट करीत आणि भ्रमर गुंजारव करीत प्रियतमाच्या भाऊत असलेल्या रुक्मिणीला तर आता आलिंगन सोडावे लागणार म्हणून अत्यंत पवित्र असा ब्राह्म मुहूर्त सुद्धा येऊच नयेसा वाटत असे श्रीकृष्ण दररोज ब्राह्म मुहूर्तावर उठून हातपाय तोंड धुवून प्रसन्न अंतकरणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत ते आत्मस्वरूप अखंड स्वयंप्रकाश निरुपाधिक व अविनाश आहे ते अविद्या अविद्यारहित आहे या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असणाऱ्या त्या आत्म्याच्या शक्तीमुळेच त्याची सत्ता व आनंद याचा अनुभव येतो त्यालाच ब्रह्म असे नाव आहे नंतर सदाचार तत्पर असे ते विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत मग स्वच्छ धोतर नेसून व उपरने पांघरून संध्या वंदनादी कर्मे करीत त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्री मंत्राचा जप करीत यानंतर ज्ञानी असणारे ते सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करीत आणि आपल्या अंशस्वरूप असलेल्या देव ऋषी व पितरांना उद्देशून तर्पण करीत नंतर ज्येष्ठ व आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन दररोज प्रत्येकी एक एक बद्ध म्हणजे तेरा हजार चौऱ्याऐंशी दुधाळ प्रथमच व्यालेल्या वासरू असणाऱ्या शांत स्वभावाच्या गायी रेशमी वस्त्र मृगचर्म आणि तीळ यासह दान करीत त्यावेळी त्यांना सुंदर वस्त्रे आणि मोत्यांच्या माळा घातल्या जात त्यांच्या शिंगांना सोने आणि खुराना चांदी मढवलेली असे त्यानंतर आपल्याच विभूतीरूप असलेल्या गायी देवता वडील माणसे गुरुजन आणि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत परीक्षिता भगवंत जरी या मनुष्य लोकाचा अलंकार असली तरी सुद्धा ती आपली दिव्य वस्त्रे अलंकार फुलांचे हार आणि चंदन इत्यादी वस्तूंनी स्वतःला अलंकृत करीत यानंतर ते तूप आणि आरशात आपले मुख पाहत गाय बैल आणि देवता यांचे दर्शन घेत मग पूर्ववाशी आणि अंतपुरात राहणाऱ्या चारही वर्णाच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वतः आनंदी होत फुलांच्या माळा तांबूल चंदन इत्यादी वस्तू ते अगोदर ब्राह्मणांना देत नंतर सोजन मंत्री आणि राण्यांना वाटीत नंतर ते स्वतः उपयोगात आणीत तोपर्यंत त्यांचा सारथी सुग्रीव इत्यादी घोडे जुंपलेला अत्यंत अद्भुत रथ घेऊन येईल आणि प्रणाम करून भगवंताच्या समोर उभा राहील यानंतर ते सात्यक्याने उद्धवासह आपल्या हाताने सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयाचलावर आरूढ होतो त्याप्रमाणे रथावर स्वार होत त्यावेळी अंतपुरातील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजराने त्यांच्याकडे पाहत आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत तेव्हा भगवान स्मितहास्य करून त्यांचे मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत परीक्षिता त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व यादवासह सुधर्म नावाच्या सभेत प्रवेश करीत जे लोक त्या सभेत बसत त्यांना तहान भूक शोक मोह जरा मृत्यू हे सहा विकार बाधत नसत तिथे जाऊन भगवान जेव्हा श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत तेव्हा त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र शोभून दिसतो त्याप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये यदुपती श्रीकृष्ण शोभून दिसत राजा सभेमध्ये विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्य विनोदानी नटाचार्य अभिनयानी आणि नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची सेवा करीत त्यावेळी मृदंग विना पखवाज बासरी झांज आणि शंख या वाद्यांच्या घोषात सूत माघत व भाट नाचत गात आणि भगवंताची स्तुती करीत काही वेदवेते तज्ज्ञ तिथे बसून वेदमंत्राचे विवेचन करीत आणि काहीजण पवित्र कीर्ती राजांची चरित्रे ऐकवीत एके दिवशी तिथे एक नवीन मनुष्याला द्वारपालाने भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागृहात आणली त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचे दुःख सांगितले की जे वीस हजार राजे जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आले नव्हते त्यांना जरासंधाने बळजबरीने कैद करून एका किल्ल्यात ठेवले होते हे भगवान श्रीकृष्ण आपले स्वरूप कोणालाही न कळणारे आहे जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व भय आपण नाहीसे करता हे प्रभू आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली नाही आम्ही संसारामुळे भयभीत होऊन आपल्याला शरण आलो आहोत हे भगवन बहुतेक लोक निषिद्ध कर्मे करण्यात गुंतलेले असतात ते आपण सांगितलेली आपली उपासना रूप कल्याणकारी कर्मे करीत नाहीत जीवनासंबंधी अशा अभिलाषामध्ये भ्रमाने भटकत असतात जे बलवान असे आपण कालरूपाने त्यांची जीवनाची आशा तात्काळ धुळीला मिळवता त्या कालरूप आपल्याला आम्ही नमस्कार करतो जगदीश्वर अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामासह अवतार घेतला आहे अशी असता हे प्रभू एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हाला दुःख देतो की आमचीच कर्मे आम्हाला दुःख देत आहेत हे आम्हाला कळत नाही हे प्रभू राज्योपभोगाचे सुख विषय साध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर आहे तरीसुद्धा नेहमी भयग्रस्त अशा नाशवंत शरीराने आम्ही हे ओझे ओढतोच तुमच्याच मायेमुळे अत्यंत दिनवाने झालेले आम्ही निष्काम भक्तांना तुमच्यापासून मिळणारी आत्मसुख सोडून अकारण हे कष्ट भोगत आहोत हे भगवन आपले चरण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आहेत म्हणून आपणच जरासंधरूप कर्माच्या बंधनातून आम्हाला सोडवा हे प्रभू त्या एकट्याजवळ दहा हजार हत्तींचे बळ आहे आणि जसा सिंह मेंढ्यांना जरबेत ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आपल्या वाड्यात बंदिस्त करून ठेवले आहे हे चक्रपाणी आपण जरासंधाशी अठरा वेळा युद्ध करून सतरा वेळा त्याचा पराभव करून त्याला सोडून दिले परंतु एक वेळ त्याने आपल्यावर विजय प्राप्त केला आपला पराक्रम अनंत आहे हे आम्ही जाणतो असे असूनही साधारण माणसासारखे वागत आपण पराभूत झाल्याचा अभिनय केला परंतु यामुळे त्याची घमेंड वाढली कधीही जिंकले न जाणारे हे भगवान आपली प्रजा असलेल्या आम्हाला तो त्रास देणार नाही असे करावे दूत म्हणाला जरासंधाचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आले आहेत आणि ते आपले दर्शन घेऊ इच्छितात तरी आपण त्या दिनांचे कल्याण करावे शुक म्हणाला राजांचा दूत असे सांगत होता तेवढ्यात सोनेरी जता असलेली परम तेजस्वी देवर्षी नारद सूर्योदय व्हावा त्याप्रमाणे तेथे येऊन पोहोचला ब्रह्मदेव इत्यादी सर्व लोकपालाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहताच सभासदानी सेवकासह आनंदाने उठून उभं राहिली आणि मस्तक लवून त्यांना वंदन करू लागले देवर्षी नारद जेव्हा आसनावर बसला तेव्हा भगवंतांनी त्याची विधीपूर्वक पूजा केली आणि आपल्या श्रद्धेने त्याला संतुष्ट करीत मधुर वाणीने ते म्हणाले हे देवर्षी सध्या तिन्ही लोकांचे कुशल आहेत ना आपण तिन्ही लोकांमध्ये जात असता यामुळेच आम्हाला आपल्याकडून सर्वांची खुशाली समजते ईश्वराने रचलेल्या तिन्ही लोकांमधील अशी कोणतीही घटना नाही की जी आपल्याला माहीत नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की पांडवांचे यावेळी काय चालले आहे तेव्हा नारद म्हणाला हे सर्वव्यापी अनंता आपण विश्वाचे निर्माते असणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादींना सुद्धा करण्यास कठीण अशी आपली माया मी अनेक वेळा पाहिली आहे लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा स्वतःचे तेज लपवून ठेवतो तसे आपण चराचरामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात म्हणून आपण जे हे विचारित आहात त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही हे भगवन आपण आपल्या मायेनेच या जगाची निर्मिती आणि संहार करता आपल्या मायेमुळेच ते असत्य असूनही सत्य असल्यासारखे वाटते आपण केव्हा काय करू इच्छिता हे चांगल्या तऱ्हेने कोणाला कळणार आहे ज्यांचे स्वरूप अचिंतनीय आहे त्या आपल्याला मी नमस्कार करतो या अनर्थकारक शरीरामुळे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो व यातून मुक्त कसे व्हावे हे तो जाणत नाही वास्तविक त्याच्याच हितासाठी आपण नाना प्रकारचे लिलावतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करता त्या आपणास मी शरण आलो आहे प्रभो आपण स्वतः परब्रह्म असून माणसासारखी लिला करीत मला विचारित आहात म्हणून मी आपला आते भाऊ आणि भक्त राजा युधिष्ठिर काय करू इच्छितो ते सांगतो आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर यज्ञात श्रेष्ठ अशा राजसूय यज्ञाने आपली आराधना करू इच्छितो आपण याला संमती द्यावी हे भगवन त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपले दर्शन घेण्यासाठी देव आणि यशस्वी राजे येणार आहेत हे प्रभू ब्रह्मस्वरूप अशा आपले श्रवण कीर्तन आणि ध्यान केल्याने सुद्धा पवित्र होतात तर मग जे आपले दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात त्यांच्याबद्दल काय सांगावे हे त्रिभुवन मंगला ज्याप्रमाणे आपली चरणामृत धारा स्वर्गामध्ये मंदाकिनी पाताळात भोगवती आणि मृत्यूलोकात गंगा या नावाने वाहत जाऊन साऱ्या विश्वाला पवित्र करीत आहे त्याचप्रमाणे आपली निर्मळ कीर्ती सर्व दिशांमध्ये विस्तारली असून तिने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ व्यापले आहे शुक म्हणाला जरासंधाला जिंकू इच्छिणाऱ्या यादवांना नारदाचे हे म्हणणे पसंत पडले नाही तेव्हा श्रीकृष्ण स्मित हास्य करीत अतिशय गोड उद्धवाला म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा तू माझा सुरद दिव्य नेत्राने राजनीती चांगल्या प्रकारे जाणणार आहेस म्हणून याविषयी काय करावे ते तू सांग तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू उद्धवाने पाहिले की आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजांत्यासारखे सल्ला विचारित आहेत तेव्हा त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तो म्हणाला या ठिकाणी सत्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू